आत्मविश्वास जागृत करा जेव्हा निराशा व अपयश हे आमच्या सभोवताल घिरट्या घालताना दिसून येतील तेव्हा समजा की तुमची चित्त स्थिर नाही आणि तुमचा स्वतःवरच विश्वास नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या बुरसटलेल्या विचारांना बदलत नाही तोपर्यंत सध्याच्या हीन स्थितीतून तुमची सुटका होणार नाही आम्ही स्वतःला हवी ती स्थिती आपल्या भोवती निर्माण करू शकतो असा जोपर्यंत तुमचा विश्वास दृढ होत नाही तोपर्यंत तुमची पावले प्रगतीच्या दिशेने पडणार नाहीत जर भविष्यात सुद्धा तुम्ही जागे झाले नाहीत तर शक्य आहे ते दिव्य तेज एके दिवशी अगदी क्षीण होऊन जाईल तुम्हाला आजच्या अप्रिय अवस्थेपासून सुटका हवी असेल तर स्वतःच्या मानसिक दुर्बलतेला पूर्णपणे दूर सारा आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करा